श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एक्कावन्नावा श्री वसिष्ठ म्हणाले जीव समष्टी जो ब्रह्मा त्याच्याप्रमाणे तुझेही सृष्टीच्या पूर्वी चक्षुरादी काहीच निष्पन्न झालेले नव्हते हे मी सांगितलेले तू जाणलेच असशील हिरण्यगर्भाच्या समष्टी पर्युष्टकाची सृष्टीच्या आरंभी जशी विषय संविध उत्पन्न झाली तशीच व्यष्टीपर्युष्टकांची संवित उदय पावते जो व्यष्टीजीव जीव गर्भामध्ये असतानाच चक्षुरादी पर्युष्टक विशिष्ट सहाव्या महिन्यात होतो तोच तेव्हापासून जशा व्यवहार्य वस्तूची भावना करतो तशी तो आपल्या वासनेने पाहतो हिरण्यगर्भाच्या मनोव्यापारात जसे आत्मसंवेदनच इंद्रिये व विषय होते त्याप्रमाणे तुझेही तेच झाले आहे सृष्टीच्या पूर्वी संभवणारी जी व्यष्टी व समष्टी यांची एकच शुद्ध संवेद ती सृष्टीनंतर अहम वेदनरूप अनंत जीवपर्युष्टक युक्त होते तथापि ती अनिंदिन संवेदन स्वरूपच आहे तिचा जर वेदविषयाशी संबंध असेल तर ती निंद्यच नाही का ठरत या प्रश्नाचे उत्तर असे पुढील प्रमाणे देता येईल असे पहा अनंत व अवेद्य असलेले जे निरामय संवेदन त्यात त्याहून भिन्न असलेल्या पदार्थाची सत्यता संभवत नाही कारण त्याला अभावत्व आहे अनेकत्व आहे व अशून्यत्व आहे आता संवेदनच जर मनस्त्वादी भावास प्राप्त होत असेल तर मनस्त्वादी जसे असत तसेच संवेदनही असत का नाही पण त्याचे असे आहे की विषय मंतव्य इत्यादी विषयक बुद्धिवृत्तींचा नुसता आरोप होतो पण ती खरी मनस्तो प्राप्ती नव्हे वस्तुत ती जीवत्वाला प्राप्त होत नाही व ती पर्युष्टकात्मकही नाही वस्तुत विद्याविलासही नाही जो नाही असे मूर्ख म्हणतात तो आत्मा सदा आहे आणि त्यालाच परमात्मा असे म्हटले आहे तो आत्मा किंवा परमात्मा पाच ज्ञानेंद्रिये व सहावे मन यांच्या पलीकडे आहे मग परमात्म्यापासून अग्निस्फुल्लिंगाप्रमाणे जीव उत्पन्न होतात असे जे उपनिषदात म्हटले आहे त्याचा अर्थ काय तर या प्रश्नाचे समाधान हेच की त्या परमात्म्यापासून चिन्मूर्ती मननात्मक जीव होतो हा केवळ भ्रम आहे अज्ञजनांना उपदेश करण्यासाठी ती एक कल्पना केलेली आहे एवढेच हा कसा तरी व कोठून तरी उत्पन्न झालेला जो अविद्यामय रोग तो उपदेश व उपदेश या कल्पनेने विचारबळाने नष्ट झाला असता निर्विषय ज्ञान अवशिष्ट राहते यात परमाणूच्या अपेक्षेने जसा महापर्वत तसे आकाशादी स्थल आहे ज्यामध्ये व्यवहाराच्या उपयोगी असल्यामुळे सच्च्या विद्यमाने भासणारे जगत असत शून्य होऊन राहिले आहे त्या निर्मल ब्रह्मामध्ये तू जगातील सर्व विषयांना सोडून राहा अविद्येचे रूप असमन असमन्मय असमन्मय आहे कारण अविद्येला पाहिले असता ते खरोखर नाशच पावते दिसत नाही कारण जी वस्तूच नाही ती प्रमाणत पाहू लागले असता कशी सापडणार मृगजळ गधी कोणाला दीर्घ प्रयत्नाने तरी प्राप्त होते का असतच सत भासते कारण मिथ्या अज्ञानामुळे त्याला सत्यता आहे ज्ञान झाल्यावर वस्तू जशी असते तशी दिसते व भ्रम नाश पावतो सत्य आत्म्याच्या सन्निधानामुळे अत्यंत असत अशा अविद्येची कल्पना झाली आहे जीवाला उपदेश करण्यासाठीच ही जीवादिकांची कल्पना आहे शास्त्रांनी केलेल्या त्या कल्पनेमुळे जीवाला तत्वाचा बोध होतो यासाठी तू एकाग्र मनाने ती कल्पना ऐक जीवत्वाशी प्राप्त झालेली पर्युष्टकपदी स्थित झालेली कल्पनारूप कलंकाने रहित असलेली क्षिती बाह्यविषयाच्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ज्याची जशी भावना करते त्याला तसाच तत्काल अनुभव घेते बालकाने रात्री कल्पलेला यक्ष सत्य असो किंवा असत्य असो पण तो त्याला दिसतो व त्याच्या मनावर परिणाम करतो तो पंचतन्मात्रांची पंचकिरणात्मक देहकलना सत्यतेने पाहतो व त्याचप्रमाणे त्या देहात्म्यामध्ये वर म्हटल्याप्रमाणे श्रोत्रादी इंद्रिय छिद्रे पाहतो अंकुर जसा शतशाखांनी विस्तार पावतो त्याप्रमाणे या पंचतन्मात्रापासूनच उत्पन्न झालेले स्थूल भूतपंच वस्तुत त्याहून भिन्न नसताना भिन्न असल्यासारखा पाहतो नंतर हे इंद्रिय मन प्राणादी आत आहे हे घटादी बाहेर आहे अशा निश्चयाने युक्त झालेला जीव त्याविषयी जशी भावना ग्रहण करतो तशीच ती दृढ करतो चंद्रापासून जसा किरणांचा समूह त्याप्रमाणे आत्म्याचे विषयेंद्रिया संबंधापासून अभिव्यक्त झालेले जे प्रतिभासन तेच म्हणजेच विषय सुख जे तेच आत्मसुख आहे असे तो जीव समजतो प्रकाशाची जी प्रखरता आकाशाची जी शून्यता व आत्म्याचे जे वेदन तेच सर्व दत्तद्रूप असताना अन्य असल्यासारखे स्थित आहे स्ववेदन स्वाभाविक असले तरी विषयाच्या संबंधामुळे झालेले ते अहंकारात्म्याचा धर्म आहे अशी जीव संभावना करतो संसारातील विषयभोगांमध्येच सर्व पुरुषार्थाची परिसमाप्ती होते असा निश्चय करून इहलौकिक व पारलौकिक कर्माचरणाचा नियम त्याने अगदी दृढ केला आहे नश्वर सुखाला उद्देशून त्याच्यासाठी हे लौकिक कर्म आहे व त्याच्यासाठी हे पारलौकिक कार्य आहे असा याने नियम केला आहे यातील एक प्रवृत्ती नियम स्वाभाविक रोगाधिकृत आहे व दुसरा शास्त्रीय आहे पण तो दोन्ही प्रकारचा नियम संकल्पमय आहे यातील कोणता तरी एकच केव्हा तरी स्वाभाविक प्रयत्नानेच दुसऱ्याला जिंकून स्वतः होतो त्या वाचून होत नाही वास्तविक त्या दोहोमध्ये अज्ञात आत्माच तो तो व्यापार त्याचे साधन फळ या रूपाने विकार पावतो ज्याप्रमाणे खडीसाखर उसाच्या रसापासून होते आणि महाघट मातीचाच होतो त्याप्रमाणे हे सर्व द्वैत आत्माच बनले आहे पण ते मिथ्या असल्यामुळे एकरूप आहे असे दिसते खडीसाखर व घट हे पदार्थ रस व मातीचा गोळा यांच्या बदलण्यापासूनच होतात म्हणून ते विकारच आहेत तथापि त्यातील माधुर्य व माती यांचा विनाश होत नाही म्हणून त्या दृष्टीने ते एक प्रकारे विवर्तही आहेत रस माती यात आकार विकार देश काल इत्यादिकांचा संभव आहे परंतु ब्रह्मात वा ईशांत यांचा मुळीच संभव नाही यासाठी त्याच्या ठिकाणी ते सर्व विवर्तच मानले पाहिजे अथवा ज्याप्रमाणे वृक्षामध्ये प्रविष्ट झालेला जलरस एकीकडे पान दुसरीकडे पुष्प इत्यादी आकार वैचित्र्याने उत्पन्न होऊन अद्वयात्मतेतही द्वित्व धारण करत असतो असे दिसते त्याप्रमाणे आमच्या स्वात्म्यामध्ये प्रसिद्ध सत्तारूप असलेले ब्रह्मही इकडे पट इकडे भिंत इत्यादी भेदांच्या द्वारा सर्व जगद्रूपाने आपल्यामध्ये द्वित्व आणले असे समज मेघ जसा आज ग्रीष्मात्मी सूर्याचा तापच आहे असे समजून तद्रूपानेच स्थित होतो नंतर आज वर्षा ऋतूच्या आरंभी मी वारीद आहे अशा रूपाने राहतो त्यानंतर वृष्टीच्या रूपाने पृथ्वीत शिरून पृथ्वीतून अंकुराच्या जलरूपाने प्रवेश करतो व मी आज अंकुर होऊन राहिलो आहे असे समजतो तसाच आत्माही निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या आकारांचा होऊन राहतो आता हा जो जगाच्या विवर्तनाचा भ्रम आहे म्हणजे याने असेच व्हावे व याने याच स्वभावाचे बनावे हे असेच या सर्वेश्वरात प्रसिद्ध आहे इत्यादी क्रम आहे याला बदलण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे आरशाप्रमाणे स्वच्छ असलेल्या आकाशात स्वतःचा भाग किंवा कार्य प्रतिबिंबित होत नाही कारण आकाशात किंवा आकाशाचे कार्य असे जे दुसरे भूत त्यात आकाशाचा भेद नाही तर केवळ आकाशच प्रतिबिंबरहित दर्पणाच्या उदराप्रमाणे स्वच्छ स्वरूपाने स्फुरण पावत असते अविद्यायुक्त ब्रह्म मात्र तसे नाही ते चिन्मय स्वभाव असल्यामुळे निराकार असले तरी स्वभावतःच सर्व वस्तूंच्या शक्त्याधिकांच्या योगाने दीप्त होते जीवरूपाने प्रतिबिंबित होते व कल्पनेने रूप होते असे असल्यामुळे सृष्टीच्या आरंभी ज्या वस्तूच्या स्वभावाने आत्मस्फुरण झाले त्या असत्य स्वभावालाही तो सत्य आत्म्याच्या रूपाने सत्य जाणतो हा नियम केव्हाही बदलत नाही याप्रमाणे ईश्वराची नियती सिद्ध झाली आहे सुवर्णत्व आणि कटकत्व ही दोन्ही भांडारातील सोन्यात जशी सत्यरूप व असत्यरूप राहतात तशी आत्म्यामध्ये चित्व अचित्व राहतात चिती सर्व कार्यांना व्यापून राहणारी असल्यामुळे तिचे पहिले कार्य जे मन त्यात चित्त व जड ही दोन्ही रूपे दिसतात त्यातील चित्व कड्याच्या सुवर्णत्वाप्रमाणे नित्य आहे म्हणून ते सत्य व जडत्व केव्हा केव्हा राहते म्हणून ते अनित्य समजावे चित्व व जाड्य यांनी युक्त असलेले चित्त स्वतः जेव्हा ज्याची दृढभावना करते आणि जेव्हा ज्या प्रकारे ते जे बनते तेव्हा त्याचा तसाच अनुभव घेते जीव निरनिराळ्या वेळी चित्तात वासनारूपी कळ्यांचा विकास होऊन भिन्न भिन्न आकारांची भावना करतो व त्यामुळे त्याच्या अहम या आकारातही भेद उत्पन्न होतो जसा स्वप्नात पाहिलेला गाव क्षणात वनादी प्राप्त होतो त्याप्रमाणे हा देहभूत जीवही एका देहाहून दुसऱ्या देहास प्राप्त होतो कारण देह स्वप्नाप्रमाणेच प्रतिभासात्मक आहे ज्याप्रमाणे स्वप्नात दिसणारा मनुष्य एकाएकी भिंत होऊन लगेच परही बनतो त्याप्रमाणे मरणरूपी मूर्छादशा प्राप्त झाली असता हे मिथ्या देहांतर होते मरणारा जीव खोटेच मरतो व खोटेच जन्म घेतो जीव आपल्या कल्पनेने स्वप्नाप्रमाणे ते ते भिन्नरूप धारण करतो पण हा देह कालाने देहांतर भावास प्राप्त होतो असे मात्र समजू नकोस कारण हे प्रकृत शरीर बाल्य तारुण्य वार्धक्य इत्यादी अवस्थांचा जरी भेद झाला तरी तेच हे अशी प्रत्याभिज्ञा होते त्यामुळे प्रत्येक अवस्थेसह शरीर बदलते असे म्हणता येत नाही पण भूत देह व भविष्य देह याविषयी तशी प्रत्याभिज्ञा संभवत नाही म्हणून ते अन्य आहेत व अन्य नाहीत अशी भ्रांती होऊ शकते यासाठी त्यांचा उद्भव जीवाच्या वासनेनेच होतो हे जगद्रूप जीवाच्या स्वप्नात अंतर्भूत आहे असे समज स्वप्नात पूर्वी पाहिलेली व न पाहिलेली अशा दोन्ही प्रकारच्या वस्तूंचा अनुभव येतो पण स्वप्नात न पाहिलेल्या वस्तूचा अनुभव येतो हे म्हणणे या जन्मात अनुभव न घेतलेल्या वस्तूचा अशा अर्थी आहे कारण वस्तुत या अनादी संसारात प्राय न अनुभवलेले असे काहीच नाही प्रत्येक जीवाचे अनेक योनीत अनेक जन्म झालेले असल्यामुळे त्याला बहुतेक सर्व वस्तूंचा कोणत्या ना कोणत्या तरी जन्मात अनुभव आलेलाच असतो यासाठी मरणसमयी पुढील देहाचा आरंभ करणाऱ्या कर्माने जागृत केलेल्या वासनेच्या अनुसारच दुसऱ्या देहाचा उद्भव होतो असे जाणावे हे असे जर आहे तर महावाक्यापासून उत्पन्न झालेला जो ब्रह्मसाक्षात्कार व त्यामुळे होणारा जो ब्रह्मभाव तोही देहांतराप्रमाणे वासनामय स्वप्नच आहे असे म्हणावे तर ते तसेही नाही कारण शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते या मांडुक्य श्रुतीत आत्माभिधानादिकांच्या योगाने सांगितलेला व तुरीय दृष्टीने पाहिलेला जो परमात्मा त्याला वर सांगितलेल्या प्रकारचे त्रिविध स्वप्नच नाही त्यामुळे जाग्रतवस्थेत केव्हाही त्याचा अनुभव येत नाही त्यामुळेच त्याची वासनाही संभवत नाही यासाठी ब्रह्मभावाला वासनामयत्व नाही म्हणून तो स्वच्छ स्वरूप चैतन्य मात्र आहे तोच चिदात्मा चेतनजीव होऊन आता नव्या वर्तमानकालीन अर्थाला जसा चित स्वभावामुळेच पाहतो त्या वाचून पाहत नाही त्याचप्रमाणे पुढे पाहिलेल्या अर्थालाही पाहतो म्हणून अदृष्ट विषयांविषयीही भावनेच्या जोराने दृढ केलेली वासना प्राक्तन वासनेला पुरुषाच्या यत्नाने जिंकते उद्या जर आपल्याला काही कुकर्म करायचे असते असले तर ते आजच्या यत्नाने सुकर्म करता येते अर्थात जीवाला वासनेमुळेच देहादिबंध प्राप्त होतो तो मोक्षा वाचून शांत होत नाही कारण जीवांचे चक्षुरादी प्राण केवळ देशकालत उन्मज्जन आणि निमज्जन पावत असतात कारण चित ही ची देहाकार कल्पना मी देह ही वासना मोक्षापर्यंतच टिकते जसा बालकाने कल्पिलेला यक्ष त्याच्यापुढे उभा राहतो त्याप्रमाणे या जीवाची वासनाच पाच भौतिक देह होऊन त्याच्यापुढे उभी राहते अर्थात वासना असेपर्यंत स्थूल देहाचे निवारण करता येणे शक्य नाही स्थूल शरीराचे निवारण जरी काही कारणाने करता आले तरी लिंग शरीराचे निवारण तर फारच दुर्घट आहे कारण मन बुद्धी अहंकार आणि तन्मात्र पंचक हे पर्युष्टक आहे तोच आतिवाहिक म्हणजे सूक्ष्मदेह होय आता शास्त्रात ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये प्राण भूते अंतःकरण अविद्या काम व कर्म यांना पर्युष्टक म्हटले आहे पण ते तर पंचीकृत पंचमहाभूत घटित स्थूल शरीरापर्यंतही असू शकेल म्हणजे ते मूर्तही असेल मग अमूर्त बुद्ध्यादी अष्टकच पर्युष्टकच आहे असे कसे म्हणता येईल या प्रकारची शंका तू विचारशील पण त्याचे उत्तर असे की चित्तात्मा अमूर्तच आहे पंचीकृत आकाशत्व हे याचे स्थूलपण आहे पंचीकृत आकाशाचे स्थूलत्वही कोणत्या प्रकारचे असते ते सर्वांना माहीतच आहे एक कोटी अमूर्त वासना जरी एकत्र केल्या तरी त्यांना स्थूल आकार प्राप्त होणे शक्य नाही वातत्व हा याचा महागुल्म आहे पण वायूला वृक्षासारखी स्थूलता येणे केव्हाच शक्य नाही तेज जल व पृथ्वी यांची स्थूलताही संभवत नाही याप्रमाणे स्थूलभूतांचाच असंभव असल्यामुळे परमाणूहूनही अत्यंत सूक्ष्म असलेल्या या चित्तात्म्याची देहता परमाणूचा मेरू होणे शक्य नाही त्याप्रमाणे शक्य नाही म्हणून स्थूल देहात पर्युष्टक सांगितले जात नाही शिवाय स्थूल भावाची कल्पना मुक्तीच्या अगदी उपयोगी नाही म्हणून मोक्षशास्त्रात त्याच्या अस्तित्वाची कल्पना करणेच योग्य नाही कारण देहादी प्रपंच मनोमात्रच जर असेल तरच वैराग्यादिकांच्या अभ्यासाने सर्व रजोगुणाचा अभाव होऊन कर्मादी साधनांची संपत्ती प्राप्त झाली असता महावाक्यापासून ज्ञानाचा उदय होऊन मनकल्पित स्वप्नप्राय प्रपंचाचा व त्याचे त्याचे कारण जे अज्ञान त्याचा बाद झाला असता सर्व बंधशून्य मुक्ती उत्पन्न होते तेच स्थूलभूत व भौतिक मूर्त प्रपंचाला मानल्यास त्याच्या ज्ञानाचे ज्ञानाने बोध होणे शक्य नाही म्हणून मुक्तीचाही संभव नाही तेव्हा शेवटी स्वप्न व सुषुप्ती या दोनच अवस्था राहतात जाग्रत या नावाची स्थूल प्रपंचाला विषय करणारी तिसरी अवस्था असे आहे असे कोणालाही उपपादन करता येणे शक्य नाही सुषुप्तता हीच एक याची अवस्था असून तिने सर्व जडांना आपल्यामध्ये अंतर्भूत केले आहे तशीच स्वप्न या नावाची दुसरी अवस्था आहे ती देहाच्या प्रत्ययाने शोभत असते याप्रमाणे हा आतिवाहिक देहच स्थावर जंगम आकाराने मोक्ष होईपर्यंत येथे भ्रमण करत राहतो असा हा सर्वांचाच आतिवाहिक देह काही वेळ सुषुप्तस्थ असतो व काही वेळ स्वप्न पाहत असतो जेव्हा तो सुषुप्त भावामध्ये स्थित असतो तेव्हा वासनारूपाने आत प्रविष्ट झालेल्या भावी दुःस्वप्नांनी विद्ध झाल्याप्रमाणे तो स्मृतिशून्य होतो म्हणून त्याची आकृती त्यावेळी उदय न पावलेली अशी असते तो प्रतिबिंबाने खचित असतो व त्याने त्यावेळी आपल्यामध्ये जगाचा उपसंहार केलेला असतो त्यामुळे तो त्या अवस्थेतही कालाग्नीसारखा दीप्त होऊन राहतो तो स्थावरादी अवस्थांमध्ये व कल्पवृक्षाच्या दशेत अत्यंत मोहित होऊन सुषुप्तस्थच होतो अर्थात चित्ताने अतिशय जड होणे हीच सुशुक्ती व त्याचे स्वप्नभ्रमण सुरू होणे हाच संसारत्वाचा साक्षात्कार हीच मुक्ती आणि तुर्यता ही याची जागृती होय जीवाच्या प्रबोधानेच मुक्ती होते ज्याला मल काढून टाकला आहे ज्याचा मल काढून टाकला आहे असे तांबे जसे सुवर्णपास प्राप्त होते त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कारामुळे जीव परमात्मत्वास प्राप्त होतो जीवाच्या प्रबोधनामुळे होणारी जी मुक्ती ती येथे दोन प्रकारची सांगितली आहे एव एक जीवनमुक्तता व दुसरी विदेहमुक्तता जीवनमुक्ती हेच तुर्यत्व आहे त्याच्यापुढे तुर्यातीत पद आहे जीवाला होणारा बोध उत्कृष्ट चिन्मात्र ब्रह्मरूप होतो तो पुरुषाच्या बुद्धिप्रयत्नाने होतो ज्याला साक्षीच्या प्रमाणांचे ज्ञान झाले आहे साक्षी आत्मा केवढा आहे तो कोण आहे इत्यादी ज्याला कळले आहे असा जीव सर्वांच्या आत राहून जो जाणतो तो तन्मयच किंवा त्या साक्षीच्या रूपाचाच आहे जो साक्षीचे प्रमाण जाणत नाही तोही जीव वस्तुत स्वरूपातच स्थिर असतो तथापि त्याचे हृदय अज्ञानामुळे शिलेप्रमाणे दृढ होते व त्या अनंत सुदृढ हृदयात मिथ्याच उत्पन्न झालेला अतिदीर्घ स्वप्न ब्रह्म व हे संसाराचे तीव्र भय पाहतो वस्तुत जीवाच्या हृदयात चितकले वाचून दुसरे काहीही नसते तो त्या चित्कलेला स्वतःहून अन्य अशी पाहून वृथाशोक करू लागतो पण जीवरूपी अणुच्या आतमध्ये परमात्म्या वाचून काही नसते जेथे जेथे जगत दिसेल तेथे तेथे मायेचा विकास झाला आहे असे तू जाण चुलीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी शिजू लागले म्हणजे त्यात जसे नाना प्रकारचे भ्रम उत्पन्न होतात त्याप्रमाणे जीवाणूंच्या आत मिथ्या संसाराचा उदय झाला आहे असे समज वासनाबंध हाच जीवाचा बंध आहे व वासनेचा लय हा त्याचा मोक्ष आहे सुषुप्ती स्थिती ही वासनांची सीमा आहे कारण तुर्यतुर्यातीत या अवस्था वासना शून्य आहेत ती वासनांची सीमाच स्वप्नात द्वैतरूप वैचित्र्याने स्फुट होते ज्याच्या वासनांचा एक घट्ट घोळा झालेला असतो तो म्हणजे ज्याच्या प्राय सर्व वासना पापामुळे मोहात घडून गेलेला घडून गेलेला असतात तो जीव स्थावरादी भावास प्राप्त होतो जेव्हा वासनांचा थोडासाच उदय झालेला असतो तेव्हा जीव पशुपक्षादी तिर्यक उत्पन्न होतो सुशुक्ती सोडून जागे होण्याच्या वेळी देहाला नखशिकांत व्यापणाऱ्या प्राणालाच हा मी आहे असे मानणे या जीविताने मी हा देहा एवढाच आहे असा जेव्हा अंतपरिच्छेद होतो तेव्हा घटादी पदार्थ बाह्य बनतात आणि मी देहा एवढाच आहे त्याच्या बाहेर नाही या अंतपरिच्छेदाने ग्राह्य पदार्थ जेव्हा जीवाहून निराळे होतात तेव्हा चक्षुरादी इंद्रियांच्या द्वारा बाहेर पडलेल्या अंतकरणाबरोबर बाहेर गेलेल्या वृत्तवच्छिन्न जीवाने घटाधिकांना व्यापले असता मी घटाला जाणतो अशी बाह्य व ग्राहक म्हणजे विषय व वृत्ती यांची वासनात्मिका सत्ता त्या त्या विषयेंद्रियांच्या वैचित्र्याने प्रकट होते म्हणजे आत स्थित असलेला आत्मा जीव जेव्हा बाहेरील अनात्म्यांशी संयुक्त होतो तेव्हा चितच्या योगाने मृगजळाप्रमाणे ग्राह्य ग्राहक वासना मिथ्या विभागाने उदय पावते पण वस्तुत सर्वच आत्मा असल्यामुळे येथे काही टाकले जात नाही व काही ग्रहण केले जात नाही अर्थात हे सुख उपादेय आहे हे दुःख हेय आहे हा विभागही वासनेमुळे अध्यस्त आहे एक चिदात्माच बाह्य व अंतर या कल्पनांच्या आकाराने प्रकाशमय होतो त्रिभुवन हा चितचा चमत्कार आहे वेदांचे विकल्प पुरे झाले आम्ही तत्वबोधाने विराजमान झालो आहोत बाहेरील किंवा आतील जगत चितहून व्यतिरिक्त असे त्रिकालीही नाही ज्याप्रमाणे समुद्राचा तत्वत विचार केला असता तो म्हणजे तरंग बुदबुदादी समस्त भेदशून्य आकाशाहूनही अत्यंत स्वच्छ एक जलच आहे त्याप्रमाणे हे सर्व जगही तत्वत जाणले असता सर्व भेदरहित आद्य पर अनामय असेच पद आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाणप्रकरणे पूर्वार्धे एकपञ्चाशः सर्गः श्रीराम